भीती बढाई आणि सत्याचा हृदयस्पर्शी प्रवास प्रिय वाचक हो मनापासून तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशा गोष्टीत घेऊन जाणार आहे जी फक्त ऐकण्यापुरती नाहीतर अनुभवण्यासारखी आहे जिथे बढाई मारणारा एक साधा माणूस एका अनपेक्षित घटनेतून स्वतःशीच भिडतो आणि जीवनात सत्याचं खऱ्या अर्थानं महत्त्व समजून घेतो ही कथा आपल्या दैनंदिन जगण्यातल्या अहंकार भीती आणि आत्मबदलाच्या क्षणांना हलक्याशा विनोदासह उजागर करते पुढे काय घडतं कसं घडतं आणि त्या छोट्याशा प्रसंगातून एका माणसाचा पूर्ण जीवनदृष्टिकोन कसा बदलतो हे जाणून घेण्यासाठी तुमच्यातली उत्सुकता आता नक्कीच वाढली असेल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया गावातील एक वेगळाच माणूस आपल्या छोट्याशा शांत गावात एक माणूस राहत होता रामू बोलण्यात तरबेज पण सवय होती एकच जिथे जाईल तिथे स्वतःची बढाई मारायची गावातील लोक त्याचं ऐकून कंटाळलेले पण त्याच्या बोलण्यावर हसूनही घेत पण त्या सगळ्यांना माहीत नव्हतं की एक दिवस त्याची ही बढाईच त्याला शिकवण देणार आहे एक दुपार आणि रामूची बढाई सुरूच त्या दिवशी गावच्या चौथऱ्यावर सगळे पुरुष उन्हापासून बचाव करत बसले होते कुणीतरी गप्पा सुरू केल्या आणि तिथे रामूही येऊन बसला क्षणात त्याने छाती फुगवली आणि बडबड सुरू अरे तुम्हाला माहिती आहे का एकदा मी जंगलातून जात होतो तेव्हा एक भला मोठा सिंग माझ्यासमोर उभा राहिला पण मी मी कणभरही घाबरलो नाही डोळ्यात डोळे घालून उभा राहिलो त्याच्या आवाजात एक वेगळाच दर्प होता गावकरी एकमेकांकडे पाहत हळूच हसू लागले अचानक आलेला आवाज आणि बदललेलं वातावरण रामूचे वाक्य पूर्णही झाले नव्हते आणि तेवढ्यात असा कांठळा बसवणारा आवाज घुमला जंगलाची हद्द जवळच होती आणि असा आवाज ऐकला की हृदयाचं ठोकर चुकणं साहजिक गावकरी पहिल्याच क्षणी पळायला लागले आणि सगळ्यांत पुढे कोण धावत होता माहीत आहे रामूच त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती श्वास धापा टाकत होता पाय अखे वर निघाले होते तो एक क्षण जणू सगळं त्याच्या खोट्या गोष्टींचं भांडाफोड करणारा गावकऱ्यांची टोमणे भरलेली हाक एक गावकरी मोठ्यानं ओरडला अरे रामू धावत का आहेस तूच तर म्हणालास की तुला सिंहांची भीतीच वाटत नाही रामू मागे वळून ओरडला अरे हो रे पण तो दुसरा सिंह होता हा खरा सिंह वाटतोय मला जाऊ दे रे गावकरी पळत असले तरी हसू आवरेना त्यांची हका त्यांचा हसू आणि रामूची तगमग हा भावनांनी भरलेला प्रसंग त्या दुपारी चौथऱ्यावर उपस्थित प्रत्येकाने आपल्या डोळ्यांनी पाहिला सत्याचा क्षण आणि रामूचा बदल शेवटी आवाज निघाला फक्त एका ड्रम वाजवणाऱ्या मेंढपाळाच्या मस्तीच्या खेळामधून तो सिंग नव्हताच गावकरी परत जमले आणि रामूलाजेने चेहरा लपवत त्यांच्यामध्ये उभा राहिला तो शांतपणे म्हणाला मी चुकीचा होतो माझ्या बढाईने मला काही मिळालं नाही उलट तुम्हा सगळ्यांसमोर मी मूर्ख ठरलो मला माफ करा गावकऱ्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला गावकऱ्यांनाही कळलं तो वाईट माणूस नसतो फक्त थोडा भरकटलेला असतो त्या दिवसानंतर रामू फारसं बोलला नाही पण जे बोलला ते सत्य असायचं आणि म्हणूनच लोकांनी त्याला पुन्हा मान द्यायला सुरुवात केली कथेचा संदेश स्वतःची खोटी बढाई कधीच माणसाला मोठं बनवत नाही सत्यता आणि नम्रता हाच खरा आधार आहे ज्याच्यात प्रामाणिकपणा असतो त्याचे शब्द मनाला स्पर्श करून जातात प्रिय वाचक हो या साध्या पण अर्थपूर्ण कथेत आपल्याला एक गोष्ट जाणवते खोट्या बढाईने आपल्याला कुठेही पोहोचता येत नाही आणि खरी ताकद आपल्या मनातील सत्यतेतच असते रामूच्या छोट्या अशा प्रवासातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते भीती अहंकार आणि खोटेपणापुढे आपलं मन कधीच हार मानू नये तर नम्रता आणि प्रामाणिकपणाने आयुष्य जगायला हवं तुम्हीही तुमच्या आयुष्यात कुठल्या क्षणी या विचारांना जागा द्यायला तयार आहात का कदाचित या गोष्टीने तुमच्या मनाला काही विचार करण्याची संधी दिली असेल तुमच्या भावना प्रतिक्रिया किंवा अनुभव खाली कमेंट करून नक्की शेअर करा कारण तुमचं मन काय म्हणतंय ते जाणून घेणं मला खूप आवडेल आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न एक रामू कोण होता आणि त्याची वाढवलेली बढाई का आवडायची रामू गावातील एक साधा माणूस होता जो बोलण्यात तरबेज होता पण त्याला स्वतःची बढाई मारण्याची सवय होती त्याला स्वतःला मोठं दाखवायची इच्छा होती त्यामुळे तो गावकऱ्यांना आपले अनुभव जास्त मोठे सांगायचा दोन रामूने जंगलात सिंहाला कशाप्रकारे सामोरे गेले रामू म्हणाला की त्याला सिंहाची भीती वाटली नाही आणि तो सिंहासमोर उभा राहिला पण खरं तर त्याला भीती वाटली आणि जेव्हा सिंहाचा आवाज आला तेव्हा तो पळून गेला तीन गावकऱ्यांनी रामूच्या वाढवलेल्या गोष्टीवर कसे प्रतिक्रिया दिल्या गावकरी रामूच्या वाढवलेल्या गोष्टींवर आधी हसले पण जेव्हा खरं सिंहाचा आवाज आला तेव्हा सर्वजण घाबरले आणि रामू पळाला त्यावर त्यांना खूप हसू आले आणि त्यांनी त्याला टोमणेही मारले चार रामूने आपली चूक कशी कबूल केली जेव्हा खरं सिंह नव्हता तर रामूने गावकऱ्यांपुढे माफी मागितली आणि सांगितले की त्याने खोटं वाढवलं आहे आणि तो त्यासाठी लाजलेला होता पाच या कथेतून काय शिकायला मिळते ही कथा शिकवते की खोटी बढाई कोणालाही मोठं बनवत नाही सत्यता आणि नम्रता हाच खरा आधार आहे आणि प्रामाणिकपणानेच माणूस सन्मान मिळवू शकतो गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक रामूची बढाई का गावकऱ्यांना न पटली दोन सिंहाचा आवाज ऐकून रामूने का पळ काढला तीन रामूने आपल्या खोट्या वाढीबद्दल काय प्रतिक्रिया दिली चार तुम्हाला वाटतं का वाढी मारणं चांगलं आहे पाच सत्य आणि नम्रता यांचे महत्त्व तुमच्या आयुष्यात कसे